श्री नवनाथ कथासार अध्याय नववा गोरक्षनाथाची जन्मकथा या अध्यायाचं नित्यपठन केल्यास चौदा विद्या आणि चौसष्ट कला साधकाला सहजरित्या साध्य होतील अध्यायाला सुरुवात होत आहे अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा अवंती काशी काश्मीर प्रयाग आणि गया इत्यादी तीर्थ करीत करीत बंगालमध्ये गेला तिथे चंद्रगिरी गावात उतरल्यावर भिक्षेला निघाला असताना त्याला एका ब्राह्मणाचं घर दिसले ते पाहताच त्याला आपल्या भस्माचे स्मरण झाले तो मनात विचार करू लागला की मागे मी पुत्रासाठीच भस्म मंत्रून दिले होते ते हेच घर त्या बाईचे नाव सरस्वती तिला मी बारा वर्षांनी परत येईल म्हणून सांगितले होते आता तिचा तो मुलगा कसा आहे तो पाहावा असं विचार मनात येऊन तो त्या घराजवळ गेला अंगणात उभं राहून त्यानं तिच्या नावानं हाक मारली हाक ऐकून ती बाई बाहेर आली आणि योगी पाहून नेहमीप्रमाणे त्याला ती भिक्षा घालू लागली तेव्हा खून पटवण्यासाठी त्याने तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव विचारले ती म्हणाली माझे नाव सरस्वती आहे माझ्या नवऱ्याचे नाव दयाळपती आम्ही गौड जातीचे ब्राह्मण आहोत तिनं सांगितलेली माहिती ऐकून त्याला ओळख पटली मग मुलगा कोठे आहे असं म्हणून त्याने तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली मला अजूनपर्यंत मुलगा झाला नाही स्वामी एकूण मच्छिंद्रराज म्हणाला तू खोटे का बोलतेस तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून तिला दिली होती ते भस्म नसून पुत्र प्राप्ती संजीवनी होती तू तेजपुंज रहित मुलगा असायलाच पाहिजे मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून ती घाबरली आपण ती विभूती उकरड्यावर टाकली या विचारानं ती भेदरून गेली आता हा कानफाड्या मला शाप देईल आता मी काय करू याने तर मला ओळखलेच आहे असे अनेक विचार तिच्या मनात येऊन ती भांबावून गेली एकंदर विचार करून तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले आणि त्याला सकल वृत्तांत सांगितला योगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला माझ्याही अपराधाबद्दल मला क्षमा करा स्वामी हे एकूण मच्छिंद्रनाथास फार खिन्न झाला स्त्रिया आपण बुडवतात आणि बेचाळीस कुळालाही बुडवितात अशा प्रकारचे अनेक विचार त्याच्या मनात आले या बाईच्या नादी लागल्यामुळे आजचा प्रसंग आला त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटले पुत्र प्राप्तीसाठी सूर्याच्या वेर्याने मंत्रून दिलेले भस्म वाया गेले याची त्याला रुखरुख लागली ते भस्म फुकट न जाता त्याचा देह झालाच पाहिजे असं वाटून ते भस्म कोठे टाकले त्याचा तपास करावा म्हणजे त्याची काय अवस्था झाली ते कळेल हा विचार मनात आणून तो म्हणाला माते वायचे ते योगाने घडून गेले तुझ्यावर जरी मी आता रागावलो तरी माझ्या पदरात काय पडणार आहे त्यामुळं आता जेथे ते भस्म टाकले होतेस ती जागा मला दाखव मच्छित्रनाथानं असं म्हटल्यावर तिची भीती नाहीशी झाली मग जेथे भस्म टाकले होते तो मोठा उकिरडा त्यास दाखवून येथेच भस्म टाकले असे ती त्याला म्हणाली मच्छिंद्रनाथानं हाक मारली हे प्रतापवंता हरी नारायण सूर्यसुता तू जर राखेत असलास तर लवकर बाहेर ये तुझा जन्म येथे झाला आज बारा वर्ष तू ह्यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेवले आहे तेव्हा हे गोरक्षा तू आता वेळ न घालवता बाहेर ये त्याचे शब्द ऐकताच उकिरडातून शब्द आले गोरुडाय मी गोरक्ष आत आहे राखेचा मोठा ढीग असल्यामुळं मला बाहेर येता येत नाही म्हणून ही राख एका बाजूला करून आपण मला बाहेर काढावे नंतर मच्छिंद्रानं राखेचा ढीग बाजूला सारून बालतनू गोरक्षाला बाहेर काढले तो तेजपुंज पुत्र बाहेर येताच बाल सूर्यासारखा प्रकाश पडला त्याचे रूप मदनासारखे होते त्याला पाहून सरस्वतीस फार पश्चाताप झाला ती रडू लागली असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ लागली तेव्हा मच्छिंद्रनाथ तिला म्हणाला आता खेद करू नको तो मुलगा तुझ्या नशिबातच नव्हता बघ तुला कसा प्राप्त होणार आता तू इथून जा नाहीतर माझा कोप प्रत्यक्ष अग्निप्रमाण आहे तो ब्रह्मादिकांनाही सहन होण्यास कठीण आहे तेव्हा आता उगाच खेद न करता निघून जा नाहीतर तुला शाप मिळेल मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून ती भयभीत झाली काहीही न बोलता ती घरी गेली मग गोरक्षनाथ गुरुच्या पाया पडला त्याला मच्छिंद्रनाथानं प्रसन्न होऊन ओमकाराचा उपदेश केला आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला त्याला नाथ दीक्षा दिली आणि त्याला घेऊन तो तीर्थयात्रेस निघाला मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथासह यात्रा करीत असता जगन्नाथाच्या वाटेवर कनकगिरी नावाचे एक गाव लागले तिथे येतात तो भूक तहाननेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथास भिक्षेस पाठविले तो घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या वडिलांचे श्राद्ध होते म्हणून तेथे चांगली चांगली पक्वानं तयार केलेली होती तेथे जाऊन गोरक्षाने अलक असं म्हटलं ते पण घरातील एक स्त्री बाहेर आली त्याचे त्या गंभीर भव्य तेजस्वी मुद्रेकडे पाहताच हा कोणीतरी पूर्वजन्मीचा भ्रष्ट योगी असावा असा विचार तिच्या मनात आला तिने त्या प्रसंगी त्याला स्वतः सर्व पदार्थ वाढलेले पान दिले अनेक पक्वाने पाहून गोरक्षनाथाला देखील समाधान वाटले त्यानं तिला आशीर्वाद दिला आणि तिथून तो निघून गेला पोटापुरत्या नमी आल्यावर घरोघर हिंडून काय करायचे असं म्हणून तो परत फिरला ती भिक्षा घेऊन त्याने ती गुरुपुढे ठेवली सुंदर पकवानांनी भरलेले ताट पाहून गुरुला आनंद वाटला मग तो जेवायला बसला ती अन्न गोड लागल्यामुळं मच्छिंद्रनाथ मोठ्या आवडीने जेवला त्यामुळे त्याचं पोट भरलं पण त्याची वाड्यावरची इच्छा कायम राहिली तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले गोरक्षाने काय इच्छा आहे ती सांगा अशी विनंती केली त्यावर तो म्हणाला वड्यावर माझे मन गेले आहे तो जर आणखी एक असता तरी इच्छा तृप्त झाली असती गुरुने आपली इच्छा सांगताच त्या मी आत्ता जाऊन ते वडे घेऊन येतो असं म्हणून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेला गुरुसाठी त्या बाईजवळ आणखी वडे मागू लागला तेव्हा ती म्हणाली गुरुचे नाव कशाला घेतोस तुला पाहिजे तसे का म्हणत नाहीस कोण गुरुक्षने त्याला सांगितले खरोखरच मला नको गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठीच मला वडे पाहिजे आहेत तेव्हा ती म्हणाली अरे मी तुला भू अरे मी तुला भक्तिभावाने पुष्कळ पदार्थ घालून पान वाढून दिले होते पण तू परत आलास आणि असे उत्तम अन्न फुकट मिळत नाही तुझं ते बोलणे ऐकून गोरक्षनाथ म्हणाला वाड्यासाठी काय लागते ते मी तुला देतो पण गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला तेवढे वडे दे त्याची गुरुभक्ती पाहून त्याची परीक्षा पाहण्यासाठी तिने त्याचा एक डोळा मागितला तेव्हा गोरक्षनाथाने क्षणाचाही विचार न करता डोळ्यात बोट घातले आणि आतले बुबुळ काढून तिच्या हवाली करू लागला त्याच्या डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली ते पाहून ती लज्जित झाली तिची छाती दडपून गेली तिला आपल्या बोलण्याचा विपर्यास झाला असं वाटले ती पाच सात वडे घेऊन बाहेर आली ती त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली महाराज मी सहज बोलले माझ्या अन्यायाची मला क्षमा करा दुसऱ्यासाठी तुम्ही साधू लोक अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेता याची मला कल्पना नव्हती बाईचे हे बोलणे ऐकून गोरक्ष म्हणाला तू वाईट वाटून घेऊ नकोस बड्याच्या मोबदल्यात मी तुला डोळा दिला ती म्हणाली माझ्यावर कृपा करून बोबुळासह अन्न घेऊन जा मला क्षमा करा मग गोरक्षनाथ तिची समजूत घालून बोबुळ व वडे घेऊन निघाला तो गुरुकडे आला डोळ्याची जखम दिसू नये म्हणून त्यानं डोळ्यावर फडके बांधले होते फडके बांधण्याचे कारण गुरुने विचारले परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊन ते वडे खाणार नाहीत त्यांची इच्छा ती तशीच राहून जाईल या विचारानं त्याने कापड सहज बांधलं म्हणून सांगितलं पण गुरुने डोळा पाहण्याचा हट्ट घेतला तेव्हा गोरक्षनाथाने झालेला सर्व वृत्तांत सांगितला अपराधाची क्षमा करण्याची विनंती केली मग मच्छिंद्रनाथान बुबुळ मागून घेऊन सूर्यमंत्र म्हटला नाथांच्या डोळ्यात ते बसून त्यांचा डोळा पूर्वरथ केला त्याला मांडीवर बसून त्याच्या तोंडावरून हात फिरविला नंतर दोघांनी मिळून भोजन केले तेथे महिनाभर राहून मच्छिंद्राने त्याला साबरी विद्या शिकविली दत्तात्रयाने दिलेल्या सर्वविद्येत त्याला निपुण केले अध्याय नऊ समाप्त होत आहे उर्वरित कथासार पुढील अध्यायात धन्यवाद